श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय पंचवीसावा सत्राजीत आणि विलक्षण समंतकमणी द्वारकेत अनेक श्रेष्ठ यादव राहत होते त्यात सत्राजित नावाचा एक यादव होता तो नित्य सूर्योपासना करीत असे काही वर्षांनी सूर्य त्याला प्रसन्न झाला त्याने प्रत्यक्ष दर्शन देऊन एक विलक्षण तेजस्वी सेमंतक नावाचा मणी दिला त्या मण्याचे वैशिष्ट्य असे होते की त्याचे जेथे अस्तित्व असेल तेथे वेळेवर पाऊस पडत असे त्याचप्रमाणे रोगराईचे व हिंस्त्र स्वापदांचे भयही राहत नसे रोज त्या मण्यातून सुवर्ण निघत असे ते आठ भार वजनाचे असे तो मणी कंठात धारण करून सत्राजीत मोठ्या आयटीत चालत असे असाच एक दिवस तो यादवांच्या सभेत आला होता त्यावेळी त्या मण्याची प्रभा सर्वत्र फाकत होती त्या सभेत त्या दिवशी नारद उपस्थित होते त्यांनी नारायण नारायण असा नामघोष करून सहज म्हटले हा मणी सर्वांग सुंदर अशा श्रीकृष्णाला किती शोभून दिसेल नाही का कृष्ण म्हणाला नारदा सत्राजीत एवढा गुणी व सुवर्ण देणारा मणी देऊन टाकणार नाही नारद म्हणाले कृष्णा मी सतराजिताला स्वतः विचारतो कृष्ण म्हणाला नारदा तुला चैन का पडत नाही उगीच नुसते प्रश्न उकरून कशाला काढतोस पण नारदाने सतराजिताजवळ जाऊन प्रेमळ शब्दात तो म्हणी कृष्णासाठी मागितला सतराजित चकित झाला तो मोठा गर्विष्ट होता तो धिकाराने म्हणाला कृष्णाला त्या गोकुळाच्या चोराला आणि पृथ्वीमोलाचा मणी देऊन टाकू नारद मुनी मी तो मणी देणे कधी शक्य ना कधीही शक्य नाही असे म्हणून कोणीतरी आता मणी हिसकावून नाही अशा भीतीने तो मुळी त्या सभेतून लगबगीने बाहेर पडला आपल्या प्रासादात गेला आणि देवघरात त्याने तो मणी सुरक्षित ठेवून दिला पुढे थोड्याच दिवसांनी असे झाले की सतराजिताचा धाकटा भाऊ प्रसेन नावाचा होता त्याने भावाजवळून तो मणी घेतला आणि हौसेने तो आपल्या गळ्यात धारण करून तो तर तसाच यायला गेला त्या मण्याच्या प्रभावाने हिंस्त्र प्राण्यांची भी भीती वाटत नसे म्हणूनच त्याने तो मागून घेतला होता तो एका मुर्गाचा पाठला करू लागला पण त्यावर एका सिंहाने अचानक मागावून हल्ला केला मण्याचा प्रभाव त्याच्यावर काहीच पडला नाही सिंहाने एकाच थपडेत प्रसेनाला ठार मारले त्याने तो मणी आपल्या तोंडात धरला प्रसेन तर मरून पडला होता आणि सिंहही पुढे प्रचंड शरीर असलेल्या जांबुवंत नावाच्या अस्वलाच्या माऱ्याने त्रस्त होऊन मरण पावला जांबुवंताने तो दिव्यमणी हिसकावून घेतला होता त्याने आपल्या गुहेत जाऊन तो मणी आपल्या लहान मुलीच्या पाळण्यावर खेळणे म्हणून बांधला हा जांबुवंत वृक्ष म्हणजेच रामावतारे रामावतारातील नल नील यांच्याबरोबर जांबुवंत होय त्याला आपल्या बळाचा गर्व होता प्रत्यक्ष रामाशी मल्लयुद्ध करण्याची त्याला ईर्ष्या होती त्याने रामाजवळ तशी इच्छा बोलून दाखवली पण रामाने त्याला म्हटले पुढे मी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेणार आहे त्यावेळी तुझी ही इच्छा पूर्ण करीन तो जांबुवंतच आता एका गुहेत राहत होता त्याचा परिवार मोठा होता जांबुवंती नावाची त्याची उपवर झालेली कन्या होती ती मानवदेहधारी होती व अत्यंत सुंदर होती गुहा पुष्कळ विस्तीर्ण होती तीत जांबुवंताची लहान अपत्ये पत्नी पुष्कळ दासदासी होत्या सेमंतकमणी घेऊन प्रसेन मृगयाला बाहेर पडला तो पुष्कळ वेळ झाला तरी परत आला नाही म्हणून सतराजिताला चिंता वाटू लागली त्याला आठवले की तो मणी नारदानी कृष्णासाठी मागितला होता आणि आपण त्याचा धिक्कार केला व मणी न देता सभेतून बाहेर पडलो हे आठवताच त्याला कृष्णाचा संशय आला तो संशय त्यानं बोलून दाखविला लोकही तसेच बोलू लागले कृष्णाच्या कानापर्यंत ही वार्ता गेली आणि आपल्यावर चोरीचा आळ घेतला जात आहे हेही त्याला कळले आपल्यावरील आळ खोटा आहे सिद्ध करून देणे त्याला भाग होते त्याने काही यादवांना बरोबर घेतले प्रसेनाचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला काही अंतर शोध घेतल्यावर प्रसेनाचे कुजत चाललेले प्रेत त्याला दिसले सेमंतकमणी मात्र नव्हता पण जवळ सिंहाची पावले उमटलेली दिसली त्याचा माग काढीत यादव पुढे पुढे जाऊ लागले पुष्कळ पुढे गेल्यावर त्यांना दुर्गंधी येत असलेले सिंहासीची प्रेत आध प्रेत आढळले आणि तिथेच झटापट झाल्याच्या खुणा होत्या आणि अस्वलाच्या पावलाचे ठसे तिथून अरण्यात आणखी दूर गेलेले होते कृष्ण म्हणाला कोणीतरी अस्वल इथून दूर गेलेला असावा त्याने कदाचित सेमंतक मणी नेलेला असणार तो मणी चकचकीत असल्यामुळे त्याचे त्याला आकर्षण वाटले असेल अस्वलाच्या पावलांचे ठसे एका पर्वताच्या गुहेपर्यंत जाऊन संपले होते अस्वल गुहेतील अंधारात लपलेला असेल आत जाणे धोक्याचे होते बाहेर आणखीही अस्वलांच्या पावलाचे ठसे होते कृष्ण म्हणाला गुहेत मी एकटा जातो अस्वलांचा प्रतिकार तुम्ही करू शकणार नाही व्यर्थ मराल आत जर मणी असला तर मी अस्वलाशी युद्धही करून तो मिळवीन तुम्ही परत जा आणि माझी वाट पहा पण काळजी करू नका यादव परत गेले कृष्ण गुहेत शिरला त्याला पाहताच अनेक अस्वलिणी त्याचे रूप पाहून मुग्ध झाल्या त्याकडे बघतच राहिल्या परमेश्वराची ती बंद शक्ती होती तिथे कृष्णाला एक पाळणा बांधलेला दिसला त्यात एक बाल वृक्ष होता त्या पाळण्यावर मणी टांगून ठेवला होता त्याचा प्रकाश गुहेत पसरला होता कृष्ण म्हणाला सत्राजित नावाच्या एका यादवाचा हा म्हणी आहे तो त्याला परत नेऊन द्यायचा आहे मजवर व्यर्थ चोरीचा आळ आला आहे तो दूर करायचा आहे म्हणून हा मणी मला द्या म्हणजे मी परत जाईन अस्वलिनी म्हणाल्या सुंदर मनुष्या तू इथे थांबू नकोस जांबवंत हा मला महाबलाढ्य वृक्ष येथे राहतो तो जर तुला पाहिल तर मारून टाकील तेव्हा तू इथून लवकरात लवकर निघून जा कृष्ण म्हणाला मी मणी घेतल्याशिवाय परत जाणारच नाही कोण जांबवंत आहे त्याचा मी समाचार घेतो त्याने जमिनीवर पाय आणून गर्जना केली आव्हान दिले तेव्हा काय गडबड आहे ती पहावी म्हणून महाकाय असा जांबवंत धावतच आला कृष्णाला पाहताच तो थबकला कृष्णाने मणी मागितला व आपल्यावर कसा आळ आला आहे तेही सांगितले जांबवंत म्हणाला तुला हा मणी माझ्याशी मल्लयुद्ध करून व माझा पराभव करूनच मिळवावा लागेल कृष्णाने त्याच्या आव्हानाचा स्वीकार केला त्याने जांबुवंताशी मुष्टीयुद्ध व मल्लयुद्ध केले पुष्कळ वेळ जांबुवंताने टिकाव धरला पण शेवटी तो खाली पडला कृष्ण त्याला दरडावून विचारत होता मुकाट्याने मणी दे नाहीतर तुझा जीवच घेतो जांबुवंताला त्यावेळी कृष्ण हा दाशरथी रामच आहे असे दिसले त्याने तात्काळ हात जोडले कृष्ण म्हणाला जांबुवंता रामावतारात तुला मी जे वचन दिले ते आज पूर्ण केले आहे तुझी इच्छा पूर्ण झाली ना उठ जांबुवंताला पूर्वीचा प्रसंग आठवला तो कृष्णाच्या पाया पडला त्याने मणिक काढून कृष्णाला अर्पण केला आपली कन्या जांबुवंती त्याला भार्या म्हणून अर्पण केली कृष्णाचा व जांबुवती जांबुवतीचा विवाह तेथेच झाला नारद मुनी नेमके त्यावेळी तेथे आले समंतकमणी मिळाला का चला गोकुळच्या चोरावर चोरीचा आळाला आ आता दूर होईल कृष्णा पण ही अस्वलाची कन्या तुला कशी काय आवडली भक्त जे जे काही देतात ते ते तू स्वीकारतोस ते कृष्णाला म्हणाले कृष्णाने त्यांचे बोलणे हसण्यावारे नेले नंतर तो म्हणाला प्रिय भक्ता माझ्या या विवाह समी समयी तुझे सुस्वर गायन झाले पाहिजे नारद म्हणाले इथे संगीताचे ज्ञानी तुझ्याशिवाय कोणी नाही या वृक्षासमोर काय गाणार कृष्ण म्हणाला तुमची वीणा द्या ती मी या असोलाच्या पिल्लाला देतो तो कशी वीणा वाजवतो ती ऐका नारदाने भीतभीतच वीणा कृष्णाजवळ दिली त्याने असोलाच्या पिल्लाला ती दिली त्या पिल्लाने वीणा वाजून सुरू केले व गोड आवाजात गायने केले त्यामुळे तेथील पाषाण द्रवरूप झाले मग कृष्ण म्हणाला नारदा गर्व करू नको आता पहा अस्वलाने विणा व टाळ त्या द्रवरूप पाषाणावर ठेवले तो ते आत अडकले व तेवढ्यात पाषाण पुन्हा घट्ट झाले आता तुमची विणा तुम्ही काढून घेतली गाण्याच्या प्रवाहाने जर पुन्हा पाषाण विरघळले तर तुम्ही खरे गायक कृष्ण नारदाना म्हणाला नारदाने पुष्कळ राग आळ आळवले पण काहीही उपयोग झाला नाही नारद लज्जित झाले ईश्वरी माया काही अघटितच मग अस्वलाने विणा पुन्हा सोडवली व नारदांना परत दिली कृष्णाने नारदांना जांबुवंती असुलेणीच्या स्वरूपातच दिसावी अशी आधी योजना केली होती त्यामुळेच त्यांनी कृष्णाची थट्टा केली होती आता कृष्णाने नारदांना म्हटले जांबुवंतीकडे तुम्ही एकदा पहा तरी नारदानी पाहिले तो काय सौंदर्याची पुतळीच दिसली त्यांना त्यांचा भ्रमनिराश झाला कृष्णा क्षमा कर मला असे म्हणून ते पुढे होऊन कृष्णचरणी नम्र झाले असोलांचा मुख्य जांबुवंत व तो गायक बालवृक्ष यासह सर्वांचा निरोप घेऊन मग नारद नारायण नारायण गात गात अन्यत्र निघून गेले श्रीकृष्ण जांबुवंताला क्षेमालिंगन देऊन निघाला त्याने मणी घेतला जांबुवंतीला बरोबर घेतले तो द्वारकेत परत आला सतराजिताला भेटला सभेत बोलावून त्याला समारंभपूर्वक तो मणी परत केला आपण आतताईपणापणाने कृष्णावर आळ घेतला याबद्दल सतराजिताला पश्चाताप झाला त्याची मुलगी सत्यभामा मोठी तेजस्विनी व सुंदर होती ती प्रज्ञावंत होती तिचे मन कृष्णावर होते सतराजिताने तिचा श्रीकृष्णाशी विवाह करून दिला रुक्मिणी इतकीच तीही ही कृष्णाची आवडती होती सत्यभामा युद्धशास्त्रही जाणत होती सतराजिताने तर समंतक मणीही कृष्णाला देऊ केला तेव्हा कृष्ण म्हणाला सतराजित तो मणी मला नको आहे नारदानी उगीच कळ लावली होती मजवर खोटा आळाला त्याला कारण दैवी आहे मी चतुर्थीच्या दिवशी चंद्र अदर्शनी असूनही पाहिला होता तेही पाण्यातील प्रतिबिंब त्यामुळे असे झाले तुम्ही मनाला लावून घेऊ नका सत्राजिताने चंद्राचे दर्शन चतुर्थीला का घेऊ नये ते विचारले तेव्हा कृष्णाने पूर्वीची कथा सांगितली एकदा सर्व देव शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर आपापल्या वाहनावर बसून चालले असता पर्वताच्या चढणीवर गणेश उंदरावरून खाली घसरून पडला तेव्हा चंद्र हसला त्यावर गणेश क्रुद्ध झाला त्याने चंद्राला शाप दिला तुझे मुख जो कोणी पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल चंद्राने घाबरून आपले तोंड कोणाला दिसू नये म्हणून लपवले त्यामुळे देवता व तारांगण निश्चित झाले मग देवानी चंद्राला गणेशास नमस्कार करायला सांगून उष्याप मागण्यास सुचवले गणेशाने उष्याप असा दिला जो कोणी भाद्रपद शुद्ध वरद चतुर्दीला चंद्राचे मुख पाईल त्यावरच चोरीचा आळ येईल अन्य कोणत्याही वेळी हा शाप बाधणार नाही तेव्हापासून चंद्राला हा शाप आहे मी गोकुळात असताना वरद चतुर्थीस पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले होते त्यामुळे माझ्यावर समंतक चोरल्याचा आळ आला सत्राजित म्हणी तुम्हीच ठेवा सत्यभामेसारखे स्त्रीरत्न मला दिसे दिलेत यात मला आनंद आहे सत्राजिताने प्रथम सत्यभामा ही शतधन्वा नावाच्या यादवाला देण्याचे ठरवले होते ती त्याने कृष्णाला दिली यामुळे शतधन्वा मनातून संतप्त होता पण त्याने वरकडणी स्नेह ठेवला होता तो सत्राजिताकडे नेहमी येत असे म्हणी आपण पळवावा असे त्याच्या मनात आले त्याने एका रात्री सत्राजिताकडे वस्तीला राहून त्याला झोपेतच ठार मारले व तो मणी घेऊन निघून गेला त्यावेळी बलराम व कृष्ण हस्तिनापुरात गेले होते पित्याचा असा भयंकर विश्वासघाताने मृत्यू झाला तेव्हा सत्यभामेला फारच शोक झाला देवकीने वसुदेवाने तिचे पुष्कळ सांत्वन केले पण ती फारच दुःखमग्न झाली होती वसुदेवाने रामकृष्णांना हस्तिनापुराहून परत बोलावून आणले कृष्णाला जेव्हा हा दुःखद प्रकार कळला तेव्हा कृष्ण शतधन्वाचा शोध घेण्यास निघाला पूर्वसागराच्या तीराजवळ शतधन्वा सापडला कृष्णाने त्याला पकडले आणि त्याचा वध केला पण मणी सापडला नाही तेव्हा कृष्ण परत आला शतधन्वाने गुप्तपणे तो मणी अक्रोरा अक्रोराजवळ ठेवायला दिला होता पण कृष्णाला किंवा दुसऱ्या कोणासही ही गोष्ट माहीत नव्हती कृष्णाने द्वारकेत सभेमध्ये घोषणा केली सत्राजिताकडील मणी ज्याच्याजवळ असेल त्याने तो सभेत आणून द्यावा अक्रोराजवळ मणी होता त्यालाही त्या मण्याबद्दल लोभ उत्पन्न झाला त्याने मणी घेऊन काशीच प्रयाण केले तो श्रीमंत झाला काशी येथे त्याने गंगेवर अनेक ठिकाणी घाट बांधले अक्रूर जेथे असेल तेथे पाऊस पडेल असे त्याला वरदान होते सेमंतकाचाही तसाच प्रभाव होता द्वारकेत व भरतखंडाचाही पुष्कळ मोठा दुष्काळ पडला पण काशीस मात्र पुरेसा पाऊस पडत असे उद्धवाने काशीस जाऊन अक्रूराचा शोध केला त्याला भिवू नको असे सांगून त्याने द्वारकेत परत आणले लगेच पावसाने कृपा केली अक्रूराने द्वारकेत आल्यावर कृष्णाची भेट घेतली तो मणी त्याने जेव्हा कृष्णाला दिला तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला प्रिय सखा अरे या मण्यामुळे प्रसेन व सत्राजित आणि शतधन्वा या तिघांचे प्राण गेले असा घातकी मणी तू द्रव्यलोभाने स्वतःजवळ कशाला ठेवलास जांबुवंत व सत्राजित यांनी तो मला देव केला तरी मी घेतला नाही यावरून तू बोध का घेतला नाहीस अक्रूराने क्षमा मागितली कृष्णाने तो म्हणी सत्यभामेजवळ दिला पित्याची आठवण वारंवार येऊन सत्यभामा दुःख करू लागली कृष्णाने तिचे सांत्वन केले अक्रूरावर अक्रूरावर व कृष्णाची कृपा होती म्हणूनच त्याला समंतक म्हणण्यापासून प्राप्त झालेल्या द्रव्यातून काशी येथे घाट बांधण्याची सद्बुद्धी झाली होती अध्याय पंचवीसावा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू